दिवस नुकताच उजाडलेला होता तेरा जुलै सोळाशे ची ती सकाळ होती रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं जरा उघडीप घेतली होती ढगांचे पडदे बाजूला सारून सूर्य डोकावू लागला होता गेले काही दिवस पावसानं सर्वत्र कहर माजवला होता सगळीकडे पाणी पाणी चिखल चिखल झालेला होता त्या चिखलात पायांचा रप रप आवाज करीत सुमारे आठशे लोक पळत होते त्यापैकी सहाशे लोक हे लढवय्ये होते तर इतर लोकांमध्ये भोई रसद पुरवणारे आणि सैन्याला मदत करणारे होते संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेता ते पळतच होते कुणाच्याही पायात चपला नव्हत्या आणि जरी त्या असत्या तरी त्या ह्या दगडांनी काट्याकुट्यांनी आणि चिखला पाण्यानं भरलेल्या रस्त्यात टिकल्याच नसत्या त्यांच्या पायांना ओरखडे उमटले होते पोटऱ्यांना गोळे आलेले होते कालपासून त्या सर्वांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता रात्रभर दो पाऊस मुसळधार बरसत होता वरून पडणाऱ्या पावसानं आणि त्यात मिसळणाऱ्या अंगातल्या घामाच्या धारांनी सगळेजण नकशिकांत भिजलेले होते तोंडावर ओघळणारं पावसाचं पाणी गिळून ते आपल्या कोरड्या घशांना भिजवत जीव तोडून रात्रभर पळत होते शरीराचा प्रत्येक अवयव दुखत होता प्रत्येक अवयव थकलेला होता त्यांनी आतापर्यंत पन्हाळगडापासून जवळपास चौदा कोसांचं अंतर तोडलं होतं चौदा कोस म्हणजे सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अजूनही विशाळगड पाच सहा कोस म्हणजे सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर होता सगळ्यांच्या छात्या लोहाराच्या भात्यासारख्या दुसपुसत होत्या भोई आपले आंबलेले खांदे पळता पळताच बदलत होते कारण थांबायला वेळच नव्हता त्या पालखीत सगळ्यांच्या जीवापेक्षाही अमूल्य असा ठेवा होता स्वतःच्या जीवाची कुणालाच पर्वा नव्हती पण त्या अनमोल ठेव्याच्या सुरक्षिततेच्या काळजीनं सर्वजण धास्तावलेले होते सगळ्यांचे चेहरे चिंतेनं काळवंडले होते तेवढ्यात त्यांना दुरून एक नजरबाज स्वराज्याचा हेर उमद्या घोड्यावरून दौडत येताना दिसला पालखीचा गोंडा धरून बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक हात वर करून सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला सगळेजण थांबले सगळ्यांच्या छात्या वेगानं वरखाली होत होत्या आणि शरीर घामानं डबडबलेली होती खाडखाड टापा वाजवत त्या नजरबाजाचा घोडा वेगानं जवळ येत होता त्यानं आपला घोडा रात्रभर चांगलाच पळवलेला दिसत होता कारण घोड्याच्या तोंडातून एकसारखा फेस गळत होता जवळ आल्यानंतर त्यानं वेगानं घोडा रोखला चपळाईनं घोड्यावरून त्यानं खाली उडी मारली आणि महाराजांना त्वरेनं मुजरा केला तो हेर म्हणाला महाराज सिद्धी मसाऊद चार पाच हजारी फौज घेऊन जोरानं पाठलागावर येतोय दोन अडीच हजार घोडा हाय पार पाचसा कोसा पोतर आलाय एका पाराच्या आतच त्याची आपली गाठ पडन हे ऐकलं मात्र आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर घोर काळीकुट्ट चिंता दाटली सिद्धी जौवर हा कल्पनेपेक्षाही जास्त चलाख निघला होता इतक्या वेगानं तो हालचाली करील अशी कुणालाच अपेक्षा नव्हती महाराजांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते त्या हेराला म्हणाले शिवाकाशीची काही खबर नजरबाजाचा चेहरा पडला आणि तो जड आवाजात म्हणाला महाराज शिवाकाशीत मोठ्या हिमतीचा त्यानं चांगलं एक पारभर सिद्धी जव्हरला जुलवलं मोठी कामगिरी बजावली सिद्धी जोहार स्वतः एवढा हुशार पण शिवानं त्याला चांगलंच जुलवलं पण घात झाला आखिर काही सरदारांनी त्याला ओळखलाच जोहार चिडला पण बहादर शिवानं मान शेवट पोतर ताट ठेवली तो जोहारला म्हणाला जा कुत्र्या मी मरायला सुद्धा घाबरत नाही संतापलेल्या जवारनं मग शिवाचं तुकडं तुकडं केलं राजांचे डोळे पाणावले जगदंब जगदंब असं ते छातीवर हात ठेवून मोठ्या दुःखी स्वरात उद्गारले पण प्रसंग बाका होता शोक करायलाही वेळ नव्हता थोड्याच वेळापूर्वी विशाळगडाकडून आलेल्या नजरबाजानं गंभीर माहिती दिली होती की सूर्यराव सुर्वे आणि जसवंत सिंग दळवीच्या फौजांनीही विशाळगडला वेढा दिला आहे ते दोघंही मुघल सरदार होते विशाळगडापर्यंत पोहोचायला अजून जवळपास एक ते दीड प्रहर नक्कीच लागला असता म्हणजे तीन ते साडेचार तास नक्कीच लागले असते आणि अपेक्षेच्या एकदम विरुद्ध चवताळलेल्या ताज्या दमाच्या सिद्धी मसूदच्या फौदेचं वादळ घोंगावत येत होतं आता सगळे मावळे मोकळ्या मैदानात होते कुणाच्या पोटात कालपासून अन्नाचा कण नव्हता रात्रभर मुसळधार पावसात पळून पळून सगळेजण दमलेले होते हलकी फुलकी शस्त्र सोडली तर लढण्यासाठी हत्यारही मोजकीच होती विशाळ गडास पोहोचेपर्यंत वेगानं येणारं सिद्धी मसूदचं घोडदळ ह्या थकलेल्या सैनिकांना गाठणार हे निश्चितच होतं सूर्यराव सुर्वे आणि जयसिंग दळवीची विशाल गडाला वेढा घालून बसलेली फौज आणि मागावर येणाऱ्या सिद्धी मसूदची फौज अशा दोन्ही फौजांच्या कात्रीत सापडून सगळ्यांचीच कत्तल होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती भयान चिंतेमुळे सगळ्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते पण तेवढ्यात बलदंड शरीराचे पिळदार मिशांचे आणि करारी चेहऱ्याचे सरदार बाजीप्रभू देशपांडे पुढे आले आपल्या भव्य कपाळावरचा घाम त्यांनी झटकला महाराजांना मुद्रा करून ते म्हणाले महाराज तुम्ही निम्मीश बंदी घेऊन लगोलग विशाळगड गाठा इथं थोड्या दूर अंतरावर अर्ध्या कोसावर घोडखिंड आहे इथं मी निम्म्या लोकांसोबत सिद्धी मसूदला अडून धरतो सुर्वे जसवंत सिंग जरा बेसावत असतील तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून वेढा तोडून विशाळगडावर सुखरूप पोहोचा जर एवढी घोडखिंड सोडली तर पार विशाळगडापर्यंत लढायला योग्य जागा नाही तुम्ही गडावर जाईपर्यंत छातीचा कोट करून आम्ही मसूदला अडू महाराजांचं मन जडावलं इथं तीनशे मावळ्यांना सोडून जायचं म्हणजे त्या सर्वांचा ताज्या दमाच्या सिद्धी मसूदच्या पाच हजार फौजी समोर बळी देणंच होतं पण परिस्थिती गंभीर आणि अतिशय कठीण होती दुसरा काही इलाजही नव्हता यशस्वी होण्यासाठी दौलतीचा राजा वाचवण्यासाठी ही एकमेव शक्यता होती राजे पालखीतून उतरले राजांच्या डोळ्यात पाणी होतं राजांची जीभ जडावलेली होती ते बाजी प्रभूला म्हणाले बाजी तुम्हाला इथं असं सोडून जायचं म्हणजे बाजीप्रभूंनी महाराजांना अडवलं महाराज ही भावनाविवश होण्याची वेळ नाही बोलण्यात वेळ दौडू नका रोहिडेश्वराच्या कृपेनं तुम्ही गडावर सुखरूप पोहोचाल आमच्या बायका मुलांची काळजी घेण्यास महाराज समर्थ असताना आम्हाला जीवाची ही पर्वा नाही पण विशाळगडावर पोहोचल्यानंतर भांडी वाजून इशारत द्यावी भांड्यांचा आवाज आल्याखेरीज मसूदच काय पण प्रत्यक्ष याम जरी आला तरी त्याला खिंडीतून पुढे येऊ देणार नाही आपण जावो महाराज महाराजांनी बाजीप्रभूंना घट्ट मिठी मारली महाराजांचे गरम अश्रू बाजीप्रभूंच्या खांद्यावर ओघळले महाराज आपले पानावलेले डोळे पुशीत पालखीत बसले भोयांनी पालखी उचलली आणि भोई हरणाच्या गतीने पळू लागले त्यापाठोपाठ मावळेही जीव तोडून पळू लागले बाजीप्रभू आणि तीनशे मावळ्यांनी वेगानं घोडकिंड गाठली ब्राजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी क्षणाचीही उसंत न घेता घोडकिंडीत जागोजागी मोर्चे लावले इन मिन दीडशे कदमांची ती अरुंद खिंड एकावेळी एक किंवा फार तर दोनच घोडेस्वार जाऊ शकेल एवढी जागा असल्यानं त्या खिंडीचं नाव घोडखिंड पडलं होतं दोन बऱ्यापैकी उंच दरडी दोन्ही बाजूंना होत्या त्या मावळ्यांमध्ये बऱ्याच जाधव जेधे आणि बांधल मंडळींचा समावेश होता काही मावळ्यांनी दरडीवर चढून मोठे मोठे धोंडे गोळा करून त्याचे ढीक बनवायला सुरुवात केली गोफणबाज मावळे गोपनीतून सोडता येण्याजोगे गोल गुळगुळीत छोटे दगड गोळा करून दरडींवरती योग्य जागा निवडून बसले तिरंदाजांनीही दरडीवरतीच योग्य ठिकाणी मोर्चे धरले टेहळणीसाठी चार पाच नजरबाज पुढे पाठवले दांडपट्टा चालवण्यात पटाईत असणारे आणि बलदंड शरीराचे मावळे खिंडीच्या तोंडाच्या जवळ ठेवण्यात आले होते घोडखिंड एकदम मोक्याच्याच जागी होती घोडखिंडीला वळसा घालून जाणं जवळपास अशक्य होतं खिंडीमध्ये चार चार पाच पाच पट्टा तलवार चालवण्यात पटाईत असलेल्या मावळ्यांच्या फळ्या बाजीप्रभूंनी बनवलेल्या होत्या बाजीप्रभूंनी हातात दोन दांडपट्टे चढवले होते दांडपट्टा फिरवण्यात बाजीप्रभूंचा हात धरणारं कुणीच नव्हतं खिंडीत गनिमाला काही अंतर आत येऊ देणं आवश्यक होतं म्हणून थोडी जागा मोकळीही ठेवली होती बाजी प्रभू देशपांडे हे शहाजी राजांचे जीवलग मित्र पिलाजी प्रभू देशपांडेंचे नातू होते बाजीप्रभू देशपांडेंकडे हिरडस मावळातल्या काही गावांची आणि रोहिड खोऱ्यातल्या काही गावांची वतनदारी होती प्रखर बुद्धिमानी आणि प्रचंड पराक्रमी योद्धा असणाऱ्या बाजीप्रभूंनी त्या कमी वेळातही मावळ्यांचे असे काही मोर्चे लावले होते की राजांना किमान एक सव्वा प्रहर म्हणजे चार ते साडेचार तास तरी उसंत मिळावी बाजीप्रभूंनी एका अर्थाने चक्रव्यूहच रचला होता बाजीप्रभू देशपांडे त्यावेळच्या स्वराज्याच्या पायदळ धारकऱ्यांचे प्रमुख होते महाराजांचा बाजीप्रभूंवर फार जीव होता व्यवस्थित मोर्चे लावून बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे काही काळासाठी गोडखिंडीत विसावले त्यांच्या थकलेल्या अमलेल्या झोप नसलेल्या पोटात अन्नाचा कणही नसलेल्या शरीरांना तेवढा विसावाही लाख मोलाचा होता पण केवळ वीस पंचवीस मिनिटं झाली असतील की नजरबाजांनी इशारा दिला सगळेजण सावध झाले आपापल्या मोर्चांवर जाऊन सावधपणे वाट पाहू लागले त्यांची हृदय जोरजोरानं धडधडत होती वेगानं येणारं घोडदळ खिंडीच्या तोंडाच्या जवळ येत होतं घोड्यांच्या टापांचा आवाज वाढत चाललेला होता आणि पुढचे दोन चार घोडेस्वार खिंडीत शिरले बाकीच्या घोडेस्वारांनी गर्दी करून ते खिंडीच्या तोंडाशी जमले मग मावळ्यांनी एकमेकांना इशारा केला आणि एका क्षणी दनादन दगड धोंड्यांचा मारा खिंडीत सुरू झाला मावळ्यांच्या गोपनीतून बंदुकींच्या गोळ्यांसारखे दगड सुटू लागले घोडेस्वारांच्या डोक्याचा अचूक वेध घेऊ लागले बाणांचा मारा तर एकदम भयंकर होता घोडेस्वार टपाटप खाली पडू लागले सिद्धी मसूदचं सगळं सैन्य हादरलं आता त्या खिंडीत घोड्यावरून लढणं जवळपास अशक्य होतं असूतच्या फौजेला खाली उतरून लढणं भागच होतं तर या खिंडीतच गाठलं गेल्यामुळे सैन्याची गती थंडावणं साहजिकच होतं दोन्ही हातात दोन दांडपट्टे चढवून स्वतः बाजीप्रभू पुढच्याच फळीत लढत होते आणि तुंबळ युद्ध सुरू झालं आणि सुरू झालं एक भयानक रणकंदन तुंबळ युद्ध तलवारींचा खणखणाट होत होता उपाशी दमलेले थकलेले मावळे कुणालाही इंचभर पुढे सरकू देत नव्हते दरडीवरचे मावळे कुणालाही जवळही पिरकू देत नव्हते जीवावरच उधार झालेले मावळे जीवानीशी लढत होते भान होऊन लढत होते बाजी प्रभूंचे दांडपट्टे विजेच्या गतीनं फिरत होते सिद्धी मसूदचं फार नुकसान होत होतं मावळ्यांच्या अंगावरही जखमा होत होत्या त्यांची शरीर घामानी आणि रक्तानी न्हावून निघत होती आणि एक एक मावळाही पडत होता पण एक एक मावळा पडताना किमान दहा ते पंधरा गनिमांना लोलावूनच जात होता उपाशी मावळ्यांनी किती वेळ लढावं याला काही गणित नव्हतं तहा महाराजांनी आणि महाराजांसोबतच्या मावळ्यांनी निकरानं विशाळगडाच्या त्या वेढ्याच्या कमजोर बाजूवर हल्ला चढवला विशाळगडाच्या पायथ्याशीही घनघोर युद्ध सुरू झालं तेही चांगलं तीन चार तास लांबलं महाराज शेवटी विशाळगडाचा वेढा फोडून विशाळगडावरती पोहोचण्यात यशस्वी झाले हे युद्ध फारच काळ लांबलं होतं सकाळी नऊ दहाच्या सुमारास सुरू झालेलं हे युद्ध सायंकाळ होत आली तरीही अजून चालूच होतं बाजी प्रभूंच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाला जोड नव्हती मावळ्यांच्या पवित्र रक्ताचा आणि घामाचा सडा त्या घोडखिंडीत पडत होता प्रत्येक मावळ्याच्या अंगावर जखम नाही अशी एकही जागा उरली नव्हती आणि खुद्द बाजीप्रभूही सर्वांगाला शेंदूर फासल्यासारखे लाल लाल रक्तानं माखून निघाले होते आतापर्यंत सिद्धी मसूदच्या घोडदळाच्या मदतीला मागून येणार पायदळही मिळालं होतं ताज्या दमाचं पायदळ मिळाल्यानं त्यांची ताकद प्रचंड वाढली होती पण तरीही मावळे माग हटत नव्हते तोफेचा आवाज येईपर्यंत खिंड लढवू असं त्यांनी महाराजांना वचनच दिलं होतं पायदळाकडच्या बंदुकांचा वापर सिद्धी मसूदने सुरू केला रेडीवरचे थकले भागलेले मावळे पहिल्यांदा टिपण्यात आले आणि सिद्धी मसूदचे काही तरबेज नेमबाज सायंकाळच्या सुमारास दर्डीवर चढण्यात यशस्वी झाले त्यापैकी एका नेमबाजानं नेम धरून विजेच्या गतीनं दांडपट्टे फिरवणाऱ्या बाजीप्रभूंच्या उजव्या छातीवर गोळी मारली भेलखांडून बाजीप्रभू कोसळले तीन चार मावळ्यांनी त्यांना उचलून मागं नेलं जीप्रभू बंदुकीच्या त्या आघातामुळे काही वेळेसाठी बेशुद्ध पडले होते मावळ्यांनी त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्यांना सावध केलं बाजीप्रभूंनी डोळे उघडले त्यांनी मावळ्यांकडे बघितलं आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला भांड्यांचा आवाज झाला एका मावळ्यानं नकारार्थी मान हलवली बाजीप्रभूंनी एका हाताने आपल्या छातीची जखम दाबून धरली आणि ते पुन्हा बेलकाणत उठले परत हातात तलवार घेऊन एका हातानं छातीची जखम दाबत ते लढू लागले पराक्रमी बाजीप्रभू लढत होते अंगावर वार होऊन पुन्हा कोसळत होते पुन्हा उठत होते पुन्हा लढत होते पुन्हा अंगावर वार होऊन पुन्हा कोसळत होते पुन्हा उठत होते कारण बाजीप्रभूंनी महाराजांना जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्या अगोदर त्यांना नेण्याची हिंमत यमराजातही नव्हती जमिनीवर पडलेल्या बाजीप्रभूंना आता श्वासोश्वास घेणंही अशक्य झालं होतं ते उठण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते पण अत्यंतिक जखमी शरीर आता त्यांचं ऐकत नव्हतं त्यामुळेच बाजीप्रभूंच्या डोळ्यांतून पाणीही वाहत होतं आणि तेवढ्यात आणि तेवढ्यात तोफा कडाडल्याचा आवाज गडाच्या दिशेनं आला एकदा नव्हे दोनदा तीनदा महाराजांना दिलेलं वचन बाजीप्रभूंनी पाळलेलं होतं प्रबळ शत्रूला नऊ दहा तासांपेक्षाही खिंडीत रोखून धरण्याचा चमत्कार मावळ्यांनी केला होता त्याच्या रक्तानं बाजीप्रभूंनी आणि मावळ्यांनी घोडखिंडीला पावनखिंड बनवलं होतं बाजी प्रभूंच्या ओठांवर त्याही परिस्थितीत हसू उमटलं आणि नंतर त्यांच्या डोळ्यांच्या गारगोट्या बनल्या मित्रांनो या युद्धात सिद्धी मसूदचे जवळपास हजार ते बाराशे सैनिक पडले होते आणि तीनशे मावळ्यांपैकी बहुतांश मावळे कामी आले होते बाजी प्रभूंना आणि त्या महान तीनशे मावळ्यांना माझा मानाचा मुद्रा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद